मित्रांनो अफजल खान म्हणजे स्वराज्यावर आलेलं सर्वात मोठं संकट होतं कारण ताकद बुद्धिमत्ता आणि भयंकर क्रूरता या तिन्ही गोष्टींचा संगम खानाच्या ठिकाणी होता या ठिकाणी मी तुम्हाला अफजल खानाच्या वधाची कथा सांगणार नाही तर अफजल खानाबद्दल फारच कमी लोकांना माहीत असलेल्या काही विलक्षण आणि इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहे अफजल खानसोबत शिवाजी महाराजांचं राजकीय वैरासोबतच दोन गोष्टींमुळं वैयक्तिक वैरसुद्धा होतं अफजल खानविषयी जिजाऊंना आणि शिवाजी महाराजांना भयंकर तिरस्कार होता कारण एक म्हणजे शिवाजी महाराजांचे सक्के मोठे बंधू संभाजीराजे यांच्या मृत्यूलाही अफजल खानच जबाबदार होता विजापूरचे सरदार असलेल्या संभाजी राजांना अफजल खानसोबत सोळाशे चोपन्न साली कनकगिरीच्या मोहिमेवर पाठवण्यात आलं होतं ह्यावेळी अफजल खानानं संभाजीराजांशी दगाफटका केला आणि ऐन युद्धाच्या वेळी आपली कुमक काढून घेतली सुभेदार संभाजीराजांना ह्यामुळं स्वतःचे प्राण गमवावे लागले दुसरं तिरस्काराचं कारण म्हणजे बाजी घोरपड्यासोबत हात मिळवणी करून अफजल खानानं प्रत्यक्ष शहाजी महाराजांना बेड्या ठोकल्या होत्या केवळ मुसद्दीपणामुळं आणि नशिबामुळंच शहाजीराजे त्या भयंकर प्रसंगातून बचावले होते अफजल खानाचं व्यक्तिमत्व अतिशय किचकट आणि गुंतागुंतीचं होतं तुम्हाला हे ऐकून आश्चर्याचा धक्काच बसेल की अफजल खान एक शायर आणि कवीसुद्धा होता त्याला संस्कृत भाषेचंही ज्ञान होतं तो एक नंबरचा नास्तिक होता धर्म वगैरे काहीच मानत नव्हता त्यानं एक पर्शियन भाषेत शेर रचला होता त्याचा मराठीत असा अर्थ होतो की जेव्हा कधी देवाला भीती वाटेल तेव्हा तो अफजल खान तू मला वाचव असं म्हणेल यातून त्याचा स्वतःविषयीचा महाभयंकर गर्व दिसून येतो अफजल खानानं स्वकर्तृत्वावर एका भटारखान्यात काम करणाऱ्या स्वयंपाक्याचा मुलगा ते विजापूरचा पंतप्रधान वजीर इथवर मजल मारली होती राजकारणात तो नीतिमत्ता वगैरे काहीही पाळत नव्हता त्यानं शेकडो लोकांना अगदी फार जवळच्या मित्रांनाही दगा फटका करून ठार मारलं असं असतानाही स्वतःला न्यायी आणि नीतिमान म्हणून घ्यायला त्याला फार आवडायचं स्वतःच्या सुभेदारीत तो स्वतःचा दरबार भरवायचा लोकांचा न्यायनिवाडा करायचा तो इतरांसाठी राजकारणात फार क्रूर भयंकर होता पण स्वतःच्या जहागिरीतल्या लोकांमध्ये तो अतिशय न्यायी दयाळू आणि उदार हृदयाचा म्हणून लोकप्रिय होता गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व असलेल्या अफजल खानाचा देवावर विश्वास नसला तरी शुभ शकून आणि भविष्य ज्योतिष्य अशा गोष्टींवर फार विश्वास होता त्यानं सोळाशे अठ्ठावन्न साली शिवाजी महाराजांना संपवण्याचा विडा विजापूरच्या दरबारात उचलला तेव्हा त्यानं एकांतात एका फकीराकडे जाऊन स्वतःचं भविष्य त्याला विचारलं या फकीरावर अफजल खानाचा खूप विश्वास होता त्या फकीरानं सांगितलं की ह्या युद्धात तू जिवंत राहणार नाहीस महाराष्ट्रातून तू कधीच परत येणार नाहीस अफजल खानाला त्रेसष्ट बायका होत्या आपल्या मृत्यूनंतर आपल्या बायका दुसऱ्या कुणाबरोबर लग्न करणार ही कल्पनाच अफजल खानाला सहन झाली नाही मग त्यानं युद्धाला जाण्यापूर्वीच आपल्या सर्व बायकांना संपवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यानं विजापूर शहरापासून पाच किलोमीटर दूर असलेल्या एका निवांत जागेची निवड केली या ठिकाणी त्यानं त्रेसष्ट बायकांसाठी त्रेसष्ट कबरी व स्वतःसाठी एक कबर अशा एकूण चौसष्ट कबरी खोदून घेतल्या आणि त्या व्यवस्थित बांधून घेतल्या जिवंतपणीच अफजल स्वतःसाठी एक फार मोठी कबर बनवली आणि ती छानपैकी सजवून घेतली त्या कबरींपासून जवळच एक पाण्यानं भरलेली जुनाट विहीर होती विजापूरवरून मोहिमेला निघण्याच्या अगोदरच्या दिवशी त्यानं गोड गोड बोलून आपल्या बायकांना त्या जागी नेलं आणि एक एक करून स्वतःच्या हातांनी आपल्या बासष्ट बायकांना पाण्यात बुडवून ठार मारलं त्यातील फक्त एकच बायको आपला जीव वाचवून पळू शकली पण दुर्दैवाने तिलाही सैनिकांनी दोन तीन दिवसांनी पकडलं अफजलखानानं तिलाही ठार मारून त्या कबरीत दफन केलं अफजल खानाच्या दुर्दैवी त्रेसष्ट बायकांच्या कबरी आजही कर्नाटकात विजापूरजवळ साठ कबर नावाच्या गावात आहेत या गावाला या कबरीमुळंच साठ कबर असं नाव पडलं आहे नमस्कार मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल धन्यवाद